ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय आठवा अवधूतोपाख्यान अजगर ते पिंगलेपर्यंत नऊ गुरूंची कथा अवधूत म्हणतात हे राजन प्राण्यांना इंद्रियांचे दुःख जसे स्वर्गात व नरकातही मिळते त्याचप्रमाणे सुखसुद्धा मिळते म्हणून बुद्धिमान माणसाने त्याची इच्छा धरू नये प्रयत्न न करता योगायोगाने जर अन्न मिळेल ते खाऊनच योग्याने अजगराप्रमाणे जीवन निर्वाह करावा मग ती चविष्ट असो की वेचव अधिक असो की कमी पुष्कळ दिवस भोजन मिळाले नाही तरी सुद्धा त्यासाठी काही प्रयत्न न करता तो प्रारब्धचा भोग समजून आहार न घेता अजगराप्रमाणे पडून राहावे मनोबळ इंद्रिय बळ आणि शारीरिक बळ या तिन्हीनी युक्त असूनही तसेच इंद्रियामध्ये सर्व करण्याची क्षमता असूनही देहाने काम न करता झोपल्यासारखे पडून राहावी परंतु सजग असावी निश्चल समुद्र बाहेर प्रसन्न आणि आत गंभीर असतो तो अथांग असतो तो ओलांडता येत नाही त्याचा अंत लागणे कठीण आहे त्याला प्रक्षुब्ध करता येत नाही त्याचप्रमाणे मुनी बाहेरून प्रसन्न पण आतून गंभीर असतो तो कसा आहे हे कोणाला कळत नाही त्याच्यामुळे कोणाला त्याच्यावर मात करता येत नाही त्याचा अंतपार कोणाला लागत नाही आणि विकाराने तो विचलित होत नाही समुद्राला नद्यांचे पाणी येऊन मिळाले तरी सुद्धा तो वाढत नाही आणि नाही मिळाले तरी तो आटत नाही त्याचप्रमाणे भगवत परायण मुनीसुद्धा समृद्धीने युक्त असला तरी आनंदाने हरळून जात नाही आणि दारिद्र्य असले तरी दुःखी होत नाही ज्याप्रमाणे पतंग आगीच्या मोहात सापडून आगीवर झेप घेऊन मरतो त्याचप्रमाणे इंद्रिय ताब्यात नसणारा मुनी देव मायारूपी स्त्रीला पाहून तिच्या विलासांना भरून घोर नरकात पडतो स्त्री सुवर्ण अलंकार वस्त्रे इत्यादी मायेने निर्माण केलेल्या पदार्थांमध्ये उपभोग बुद्धीने आसक्त झालेला मूर्ख मनुष्य आपला विवेक घालवून बसतो आणि त्या पतंगाप्रमाणे स्वतः त्यामध्ये पडून आपला सर्वनाश करून घेतो भ्रमर जसा अनेक फुलामधील रस त्याला पीडा न देता ग्रहण करतो त्याचप्रमाणे मुनीने थोडे थोडे अन्न काही घरातून मधुकरी मागून आणावे त्यायोगी शरीर निर्वाही होईल आणि देणाऱ्यालाही कष्ट वाटणार नाहीत भ्रमर जसा सर्व तऱ्हेच्या फुलामधून रसरूप सार ग्रहण करतो त्याप्रमाणे कुशल मुनीने सर्व लहान मोठ्या शास्त्रातून सार ग्रहण करावे मुनीने सायंकाळीसाठी किंवा दुसऱ्या दिवसासाठी भिक्षांना शिल्लक ठेवू नये भिक्षा घेण्यासाठी पात्राऐवजी फक्त हात आणि ठेवण्यासाठी फक्त पोटच असावी मधमाशीने मध साठवला तर मधासह तिचाही नाश होतो म्हणून मुनीने कोणत्याही तऱ्हेचा संग्रह करू नये मुनीने अगदी लाकडाच्या स्त्रीला सुद्धा कधीही पायानेही स्पर्श करू नये नाहीतर लाकडी हत्तीनेमध्ये आसक्त झालेला हत्ती ज्याप्रमाणे बांधला जातो त्याचप्रमाणे हाही मोहात पडतो आपला साक्षात मृत्यू अशा स्त्रीला विवेकी पुरुषाने कधीही जवळ करू नये कारण हत्तीनेमध्ये आसक्त झालेला हत्ती दुसऱ्या बलवान हत्तीकडून मारला जातो त्याचप्रमाणे हा सुद्धा मृत्यूची शिकार होतो लोभी मनुष्य कष्टाने साठवलेले धन कुणाला देत नाही की स्वतः त्याचा उपभोग घेत नाही त्याच्याकडील धनाची माहिती असणारा दुसराच कोणीतरी ते घेतो जसे पोळ्यातील मध काढणारा मनुष्य मधमाशांनी साठवलेला मध आपण घेतो ज्याप्रमाणे मधमाशांनी मोठ्या कष्टाने जमा केलेला मध त्यांच्या आधीच मध काढणारा मनुष्य खातो त्याप्रमाणे गृहस्थांनी मोठ्या कष्टांनी मिळवलेल्या पैशातून तयार केलेले अन्नपदार्थ त्यांच्या आधीच संन्याशी उपभोगतो हरणापासून मी हे शिकलो आहे की वनवासी संन्याशाने विषयासंबंधीचे गाणे कधी ऐकू नये व्याधाच्या गीताने मोहित होऊन बांधल्या जाणाऱ्या हरणाकडून हे शिकावे हरिणीपासून जन्मलेले ऋषसृंग मुनी स्त्रियांचे वैषयिक गाणे बजावणे नाचणे इत्यादी पाहून ऐकून त्यांना वश झाले आणि शेवटी त्यांच्या हातातील बाहुले बनले मासा जसा गडाला लावलेल्या माशांच्या तुकड्याच्या लोभाने आपले प्राण गमावतो त्याचप्रमाणे चवदार पदार्थांचा लोभी निर्बुद्ध माणूससुद्धा मनाला व्याकुळ करणाऱ्या आपल्या जिभेला वश होऊन मारला जातो विवेकी लोक जेवण घेण्याचे बंद करून इतर इंद्रियावर लवकर विजय मिळवतात परंतु यामुळे जीभ ताब्यात येत नाही उलट भोजन घेणे बंद केल्यामुळे ती अधिकच खवळते माणसाने सर्व इंद्रियावर विजय मिळवला तरी जोपर्यंत तो जिभेला ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही कारण जीभ जिंकली तर सर्व इंद्रिये जिंकली असे खुशाल समजावे हे राजन पूर्वी एकदा विधिहे नगरात पिंगला नावाची वेशा राहत होती मी तिच्याकडून जे शिकलो ते तुला सांगतो ती अतिशय सुंदर वेशा एकदा रात्रीच्या वेळी एखाद्या पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नटून थटून घराच्या बाहेरच्या दारात उभी राहिली हे पुरुषश्रेष्ठा पैशाची लालसा असलेल्या तिला वाटीतून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना पाहून ते धनवान असून धन देऊन आपला प्रियकर होण्यासाठी येत आहेत असे वाटे अनेक पुरुष येऊन निघून गेले तरी त्या वेशेला वाटे की आणखी एखादा धनवान माणूस आपल्याकडे येईल व तो आपल्याला पुष्कळ धन देईल अशी खोटी आशा बाळगून झोपमोड झालेली ती दरवाजाजवळ ताटकळत उभी होती ती कधी बाहेर येई तर कधी आत जाई होता होता मध्यरात्र झाली पैशाच्या आशेने चेहरा सुकून गेला चित्त व्याकुळ झाले आणि तिच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाली तिच्या चिंतेचे कारणच तिच्या सुखाला कारणीभूत ठरले पिंगलेच्या चित्तामध्ये जेव्हा वैराग्य जागृत झाले तेव्हा तिने गायलेले गीत माझ्याकडून ऐक मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे हे वैराग्य राजन जसा अज्ञानी माणूस ममता सोडू इच्छित नाही त्याचप्रमाणे ज्याला वैराग्य प्राप्त झाले नाही तो शरीर आणि त्याची बंधने तोडून टाकू इच्छित नाही पिंगला म्हणू लागली अहो इंद्रियांच्या अधीन झालेल्या माझा मूर्खपणा आणि मोहाची झेप तर पहा जी मी क्षुद्र माणसाकडून विषय सुखाची इच्छा करीत आहे माझा खरा पती नेहमीच माझ्याजवळ आहे तोच मला परमानंद आणि परमार्थ धन देणार आहे त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही उलट जे मला दुःख भय आधी व्याधी शोक आणि मोह देणारे आहेत अशा क्षुद्र माणसांचे मी सेवन करीत राहिले किती मी मूर्ख अरे रे मी अत्यंत निंद अशा वेशाव्रतीचा आश्रय करून व्यर्थच माझ्या शरीराला आणि मनाला क्लेश दिले लंपट लोभी आणि निंद अशा लोकांना हे शरीर विकून मी धनाची आणि रतीसुखाची इच्छा करीत होते जसे बांबूचे आढे वासे पट्ट्या इत्यादींनी घर बांधावे त्याप्रमाणे पाठीचा कणा हाडे इत्यादींनी हे शरीररूपी घर तयार झाले आहे ते त्वचा लव तसेच नखांनी आच्छादली आहे याच्या नऊ दरवाजामधून सदैव मलमूत्र इत्यादी वाहत असते माझ्याखेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की जी अशा या निंद शरीरालाच प्रिय समजून त्याचे सेवन करील या विजयी लोकांच्या जीवनमुक्तांच्या नगरीत मी एकटीच मूर्ख आणि चारित्र्यहीन आहे कारण जी स्वतःचे सुद्धा दान करणाऱ्या अविनाशी परमात्म्याला सोडून दुसऱ्या पुरुषाची अभिलाषा धरीत आहे हे सर्व प्राण्यांची आत्मा त्यांचे हित करणारे माझे प्रियतम स्वामी आहेत आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे यांच्याबरोबर विहार करेन जितके म्हणून हे विषय किंवा ते देणारे जन्ममृत्यू असणारे पुरुष आहेत याने तुझे काय प्रिय केले आहे किंवा काळाने कवटाळलेल्या देवानी तरी आपल्या बायकांचे काय भले केले आहे माझ्या कोणत्या तरी शुभकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चितच माझ्यावर प्रसन्न झाले आहेत म्हणून तर भलतीच आशा करणाऱ्या मला अशा प्रकारे वैराग्य आले माझे हे वैराग्यच मला नक्की सुख देणारे ठरेल जर मी अभागिनी असते तर मला झालेले दुःख हे माझ्या वैराग्याचे कारण ठरले नसते कारण अशा प्रकारच्या वैराग्यामुळेच मनुष्य आपले संसार बंधन तोडून परमशांती मिळवतो आता मी भगवंताचे हे उपकार मस्तकावर झेलून आणि विषय भोगांची वाईट इच्छा टाकून देऊन त्याच जगदीश्वरांना शरण जाते आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करेन तसेच आपली आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या बरोबरच विहार करीन हा जीव संसाराच्या विहिरीत पडला आहे विषयाने याला अगदी आंधळे केले आहे काळरूपी अजगराने याला आपल्या दाढेत पकडले आहे आता याचे रक्षण करणारा भगवंताशिवाय दुसरा कोण आहे ज्यावेळी जीव सर्व विषयापासून विरक्त होतो त्यावेळी तो स्वतःच आपले रक्षण करतो म्हणून हे सर्व जग काळरूपी अजगराने ग्रासले आहे हे अत्यंत सावधानपूर्वक जाणले पाहिजे अवधूत म्हणाला असा निश्चय करून पिंगला वेशेने आपल्या प्रिय धनवंताची व्यर्थ आशा करणे सोडून देऊन ती आपल्या अंथुरणावर शांतपणे जाऊन झोपली खरोखर आशा हेच सर्वात मोठे दुःख आहे आणि निराशा हेच सर्वात मोठे सुख आहे पिंगला वेशीने जेव्हा पुरुषांची आशा सोडली तेव्हा ती सुखाने झोपू शकली या ठिकाणी आठवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू